व्यंकटेश स्तोत्र वाचून आबा देवघरातनं माझघरात आले त्यांच्यासाठी पाठ मांडून तयार होता ते पाटावर बसले व शिऱ्याने भरल्या बशीकडे बघत म्हणाले नुसतं दूध द्या एक कब्बर ते काही फार नाही आबा पुन्हा म्हणाले एक कब्बर फक्त दूध द्या दुपारी जेवायला उशीर होतो पोटाला काही आधार नको का लक्ष्मीबाईंचा आग्रह खुपला पुढे काही न बोलता आबा ताडकन उठले रागाने बाहेर उसरी ओणी उभे राहिले मागे वळून न पाहता समोर पाहताच त्याने अंगावर बंडी चढवली खुंटीचा रुमाल काढून डोक्यावर ठेवला खांद्यावर न टाकलं तोवर लक्ष्मीबाई आतच उभ्या होत्या लांबूनच पाहत होत्या काय करावं ते त्यांना कळे ना आबा आता बाहेर पडणार एवढ्या त्या लगबगीनं जवळ गेल्या कोपऱ्यातली काठी खाल मारणं त्यांच्या हातात देत त्या म्हणाल्या एक कब्बर दूध तरी घ्यावं हिसकल्यासारख्या आबाने काठी आपल्या हातात घेतली सटासटा पायऱ्या उतरून ते खाली गेले थेट दारापर्यंत गेले आणि पावलं घुटमळली मान आपसूक मागे वळली लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी साकळलं होतं उमरा ओलांडून बाहेर न पडता ते तिथेच उभे राहिले पाण्यानं भरल्या त्या डोळ्यांनी जणू आडामोडाच घातला होता ते गरकन वळले आणि लगालगा थेट घरात जाऊन उभे राहिले लक्ष्मीबाई आत गेल्या घाईघाईने त्याने दुधाचा कप तेवढा समोर ठेवला भुईच्या पाठावर बसत आबा फुटफुटले शिराही द्या थोडा उचलून बाजूला ठेवली शिऱ्याची बशी लक्ष्मीबाईंनी पुन्हा समोर ठेवली वचा वचा तोंड हलवत आबा म्हणाले झाला आता मनासारखं खाली घातलेली मान त्याने वर केली नाही भुईलाच नजर खिळवून त्या उभ्या राहिल्या आणि आबा संतापांना बोलले बिघडलं पोट तर तुमचं काय जातंय निस्तरणार आहे ना मी नका खाऊ राहू द्या न चावताच आबा घास गिळत होते रागाच्या तावातच त्यांनी बशी रिकामी केली त्यावर घटाघटा कपभर दूधही घेतलं आणि खाली भुईवर टिपली काठी पुन्हा हातात घेऊन ते उठले त्यांना आठवण करून देत लक्ष्मीबाई म्हणाल्या मगाशी वाड्यावरचा निरोप आला होता आधी तिकडे जाताय ना हा आबा घुटमळले हातातल्या काठीवर एक बोट आपटत म्हणाले ह का बोलावण आलंय ते पाहतो आबानी पाय उचलला माझ घरातून ते ओसरीवर आले पायऱ्या उतरून ते खाली जाणार तोच म्हातारा कृष्णा खोत समोर दिसला पायरीजवळच जो त्याला टेकून उभा होता आबा बाहेर ओसरीवर येताच मुजरा करून तो तोंडाकडे पाहत राहिला काय कृष्णा पा वाट बघत चावडीवर बसलो होतो तिथं पोरासनी बसवून मी इकडं आलो ही काय आणखीन भानगड आली म्हणून आबा नुसते बघत राहिले आणि हवाल सवाल टाकल्यागत म्हातारांना विचारलं आता कसं करायचं पंथ गावात राहावं का वर तोंड करून कुठंतरी निघून जावं काय झालं आणि काय व्हायचंय खेळ खंडोबा सारखा चालू आहे की दांडग्या पुढं का आम्हा गरिबांचं काय चालतंय चार काकरी झुंजळाच कापलाय नव रात्री आमचा कुणी कापलाय म्हातारा सांगू लागला लांबचा कोण कशाला येईल होईत बेरडाच्या अवलादीची ती देसाईची पोरं आहेत की आणि असं सांगून कृष्णा खोत त्यांना म्हणाला गप बसलं तसं लईच दाबाय बघता बघायला लागतात आता गप बसायचं नाही पंथ याचा पंचनामा करून काम फौजदारीत घालायचं बघा पंथांना झटकन साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला काही दिवसामागे देसाईच्या रानातला मका कापला होता तेही आठवलं सहज बोलता बोलता तेव्हा त्यांनी भाकीत केलं होतं ते आज खरं ठरलं होतं देसाई गप्प बसणार नाही असं वाटलं होतं आणि नेमकं तसंच घडलं होतं खोताना आधी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला होता आणि आता पंचनामा करा म्हणून दारात आला होता त्याचा रोग ध्यानात घेऊन आबा म्हणाले बाबा कृष्णाप्पा या कोर्ट कचेरीच्या फंद्यात कशाला पडतोस चार लोक जमून आपसात मिटवायचं बघ आपसात काय मिटवायचं तर मग काय करायचं अहो लई बेरडाची अवलाद हाई ही होती ती आबाने विचारलं मग त्यांची कळ कशाला काढायची आम्ही काय कळ काढली त्यांचा मका कोणी कापला हात पसरून म्हातारा बोलला त्यांचा मका कोणी कापला हे आम्हाला ठा काय ठावं मग तुमचा जोंधळा त्यांनीच कापला हे ना प्रत्यक्ष कापताना धरलाय का तुम्ही ते काय करायचं हो दोन साक्षीदार हजर करतो की मी आबा थोडकं हसून म्हणाले आणि साक्षीदार उलटले म्हणजे छातीला हात लावून म्हातारा बोलला आमच्या पुट्ट्यातल्या साक्षी आहेत हो त्या उलटायचं नाव काढू नका नजर रोखून आवाने विचारलं हे शिक्षण कोणी दिलं बाबा तुला दुसऱ्याच्या वंजळीनं कशाला पाणी पिऊ ज्याला कळ येते तोच कळी वळणार की कृष्णा खोत अशी तयार उत्तर देत होता कोणीतरी त्याचं डोकं चांगलं भरवून दिलेलं होतं म्हातारा पार हद्दी बाहेर गेला होता मग आबाज हसले आणि पायऱ्या उतरून खाली जात म्हणाले बर हो पुढं मी येतो चावडीवर आता चावडीवर निघाला नाही सा आधी जरा वाड्यावर जाऊन मग तिकडे येणार आहे लवकर या वाट बघत बसतो बघा आम्ही आबा बाहेर पडले आज का बोलावणं केलं असावं याचा विचार करते वाड्याकडे निघाले त्यांचीच वाट बघत बाई बसल्या होत्या आबा आले आणि ढेलजेवर बसल्या गोपाळाला बाई म्हणाल्या गोपाळा तू जरा बाहेर देवडीवर जाऊन बस गोपाळा उठला बाहेर देवडीवर जाऊन बसला आबा बैठकीच्या खोलीत तक्क्याला टेकून बसले बाई दाराच्या चौकडीजवळ उभ्या राहिल्या हळू आवाजात त्या म्हणाल्या आता तुमच्यावर सारी भिस्त जोडलेली माणसं राखा गाव सांभाळा एकाएकी हे बोलणं ऐकून आबा दचकले मानवर करून तोंडाकडे पाहत राहिले बाईंच्या बोलण्याचं कोडच उलगडत नव्हतं अर्थ ध्यानात न येऊन ते बुचकळ्यात पडले नुसतं बघत राहिले आणि बाई म्हणाल्या उद्या सकाळी जायचा विचार केला आहे जायचा वय भावाकड गाव सोडून एक सुस्कारा सोडून बाई बोलल्या काय करायचं तर मग गाव सोडून जायचं आबाना एकदम धक्काच बसला डोळ्यापुढं निराळा चित्र उभं राहिलं बाईने एकदा गाव सोडला आणि त्या निघून गेल्या म्हणजे माग काय घडेल हे सांगता येत नव्हतं आबांना वादळात सापडल्यासारखं झालं आणि बाई बोलू लागल्या लगेच दत्तक घ्यायचा विचार केला आहे दत्तक विधान कोल्हापूरलाच करावं असा बेत आहे आणि असं सांगून बाईने विचारलं पंथ उद्याचं काय सांगता येतंय काय बाई लई कानावर या लागलंय मग लगेच उरकून घेतलं काय वाईट आबाने विचारलं सगळं नक्की झालं नक्कीच म्हणायचं दुसरीकडे कुठं बोलला नाही ना बाई म्हणाल्या कशाला बोलू तुमच्या तेवढं कानावर घालायचं होतं ते आज घातलं आबा मुके झाले दातांनी मिशा कुरतडत खालच्या सतरंजीकडे बघत ते बसून राहिले सतरंजीची उभी आडवी विण तेवढी डोळ्यांना दिसत होती दुसरा कोणता विचारच मनात येत नव्हता बाईनीच विचारलं पंत का विचारात पडलाय मानेला झटका देते म्हणाले नाही विचार कसला पंतांची नजर फिरबुरू लागली ढेलजेवरची ती भली मोठी खुर्ची डोळ्यांना दिसू लागली मनात आलं बाई गेल्यावर या वाड्याचं काय होणार एकाएकी जवळ येऊ घातलेल्या दसऱ्याची त्यांना आठवण झाली ढेलजेवरच्या खुर्चीकडे बघत ते पुटपुटले पंधरा दिवसावर दसरा आला दसऱ्याला वाड्यात कोण कोण वाड्यात कोण असणार शंभर आखणी वाडा भणभणल्यासारखा झाला काळजाला डाग लावला आणि डोळ्याला पदर लावून बाई बोलल्या पंत आता वाड्यात कोण असणार ज्याला सोनं द्यायला लोक यायचे तो निघून गेला देव गेला आणि पुजारी राहिलाय कशाला विचार करायचा त्याचा ज्याला आगत असेल ते येतील ह्या खुर्चीवर सोनं ठेवतील आणि निघून जातील काय बोलावं या कळे कळेना झालं आत्मसारं कालवून आलं त्यांना बोलणं अशक्य होतं आणि बाईच सांगू लागल्या आम्ही गेलो तरी वाड्याला कुलूप पडणार नाही गावच्या पाटलाचा वाडा आहे यो हे दार बंद करून कसं जाता येईल देवपूजा रोज चालू राहील पाळीप्रमाणे संधी येऊन देवडीवर बसती तुमची बी नजर असू द्या निरोप घेताना बोलावं तशा बाई बोलू लागल्या आणि आबांचा जीव गलबलवून गेला बाई ही पार खचवून घेतल्या होत्या भक्कम बांधणीच्या बुरुजाचे पायाचे दगड सुटावे तशी त्यांची अवस्था झाली होती त्यांच्या जवळ धीर राहिला नव्हता आणि आबांना देता येत नव्हता पुरुष असून आबा खचले होते त्यांच्या पायाखालचा आधारच निसाटला होता वरची मान फासात अडकली होती आणि खालची फळीही बाजूला झाली होती आता घोर संकट येऊन उभं राहिलं होतं आलेलं संकट काही चुकणार नव्हतं त्याला तोंड देणं भाग होतं कसा बसा धीर करून आबाने विचारलं पाटीलकीच्या नेमणुकीचं काय करता तोच विचार चालू आहे लवकर नेमणुकीचं बघा चांगला भक्कम माणूस येऊ द्या नाहीतर तुम्ही तिकडे दत्तक घेतला म्हणजे लोक इकडे रानात घुसतील बोलता बोलता आबा थांबले एका हाताची पाचही बोट सतरंजीवर ठेवून ती मागं पुढे केली आणि पुन्हा मानेला झटका देऊन वर बघत ते म्हणाले अशी कुणकुण कानावर येते माझ्या बी कानावर ह्याच ते म्हणून म्हणतो गाव सोडून जाणं बरं तोंडातलं वाक्य अर्धच ठेवून ते बाईंच्या तोंडाकडे पाहत राहिले आणि बाई बोलल्या वाडा सारा भनबनतोय बंद कशी राहू या वाड्यात अबा काय बोलणार त्यांच्यासारख्या माणसाला वाड्यावर आल्यावर भनभनायला लागतं मग बाईंना काय होत असेल तरी त्या धीराच्या म्हणून आजवर इतर राहिल्या घडोघडी वाडा आठवण करून देत असे त्यात हे गाव असं बाई धीराच्याच न गडगमगता त्या अजून तगून होत्या छाती मोठीच अबा असेच मोठा थोडा वेळ बसून राहिले आणि मग जायला म्हणून ते उठले बाई म्हणाल्या जमलं तर दुपारी लक्ष्मीबाईंना जरा भेटायला जाऊन लावून द्या आबाने मान हलवली आणि बाईनीच पुन्हा विचारलं आठवणीला लावून देशील का माणूस पाठवू माणूस कशाला पाठवून देतो इसरू नका पुन्हा कवा भेट घडल कुणाला दक्कल पुढचं कोणी बघितलंय पंत पंत ही उसासा सोडून म्हणाले कोणी बघितलंय पुढचं संगे पोरासनी बी लावून द्या शाळा बुडाले तर बुडू द्या एक दिवस अभाने मान हलवली आणि परवानगीसाठी ते म्हणून उभे राहिले हळू आवाजात बाई बोलल्या दत्तक विनाचा विधानाचा दिवस ठरला म्हणजे टपाल घालून कळवीन तवा कोल्हापूरला या तुम्हालाच तेवढं कळवायचं चुकवू नका चुकवीन कसा अलबत येईन बर मग जावा तर बाईने परवानगी दिली आणि बैठकीच्या खोलीत नाबा बाहेरच्या ढेलजेवर आले ढेलजेवरच्या खुर्चीकडे न बघताच ते खालच्या चौकात उतरले आणि काठी टेकत ते चालू लागले दगडी फरशीवर होणारा काठीचा आवाज त्यांच्या कानात घुमू लागला मधला चौक ओलांडून ते कसे बसे बाहेर पडले भकास दिसणारा वाडा नजरे पडून जाईना चालता चालता ते थांबले भिंतीला लागून उभ्या असल्या सारवट गाडीकडे बघत राहिले परदेशी झाली ती सारवट गाडी भिंतीला अंग टेकून उन्हातानात उभी होती निळा रंग उडून पिका झाला होता जागजागी पोपडे धरले होते तांबड्या निळ्या हिरव्या काचा तडकल्या होत्या अंगावर सगळीकडे तडे गेले होते जागजागी चरे पडले होते ओरखडे दिसत होते टपावर चुन्याचं पाणी शिंपडावं तसं पांढरे डाग पडले होते अंगावर लिंबाच्या डहाळ्या लोंबत होत्या चाकाखाली वाळलेल्या पानांचा खच पडला होता निंबाखालची सारवट गाडी एखाद्या उकिरड्यावर उभी असल्याग दिसत होती तिची सगळी रयाज गेली होती गाडी कळा खात होती बघवत नव्हती थपकून उभे राहिले आबा पुन्हा पाय उचलून चालू लागले त्यांची पाऊलच त्यांना जड वाटू लागली हातातल्या काठीवर भर देत ते पायाखालचा रस्ता कमी करू लागले ते आपल्याच तंद्रीत पाय उचलत होते दृष्टी पायाखालच्या वाटेकडे लागली होती आजूबाजूला कुठं ध्यान नव्हतं दाजीबा गायकवाड त्याच त्याच वाटेनं समोर न येत होता मधलं अंतर कमी कमी होत होतं दोघही आरो अमोरासमोर झाले आणि दाजोबा दाजीबा त्यांच्या वाटेतच अडवा उभा राहिला हे काय कॅब आणि वर बघितलं आणि त्यांना भोंडच आल्यागत झाली नजर रोखून दाजीबांना विचारलं काय पंत कुणीकडे गेलता असा गेलो होतो जरा वर इकडं मिशीत हसत दाजीबा म्हणाला वर म्हणजे वाड्यावर म्हणा की सर एवढं सांगायला भ्याचं काय त्याच्यात मान हलवत आबा म्हणाले हा वाड्यावरच गेलो होतो आणि काठीवर भार देऊन उभं राहायचं ते काठी हातात घेऊन ते उभे राहिले आज दुधारी गुप्ती असलेली काठी जड होऊन त्यांच्या हाताला पेलवेना झाली भांबावल्यासारखे आबा नजर कुठंतरी लावून बघत राहिले आणि दाजीबानच विचारलं वाड्यावर गेलता सा तर काय बेत आहे मग बेत कसला सहज गेलो होतो सहज गेलता सा असं म्हणून दाजीबा नजर रोखून उभा राहिला आणि आबांची छाती धडधडू लागली काळजानं ठाव सोडला आणि काय बोलावं हे आबांना समजेना झालं खुळ्या कावऱ्यागत बघत ते नुसतं उभे राहिले आणि दाजीबानं विचारलं का आज येरवाळी दौड मारली होती सहज चक्कर टाकली आणि एकाएकी अंगावर भाला फेकल्यागत तो म्हणाला मग काय झाली सल्ला मसलत एडबडल्या होऊन आबा म्हणाले सल्ला मसलत कसली ती तुम्हाला ठाव मला असं म्हणून आबा तोंड पसरून बघतच राहिले आणि दाजीबानं विचारलं काय गाव सोडून जाणार आहे वय बाई आबा चमकले त्याच्या अवचित प्रश्नानं गोंधळून गेले आणि दाजीबाच गुरकावल्यागत बोलला लय चुरून कारभार चाललाय सांगायचं नाही वय दाजीबा असा गुरकावून बोलला आणि अंगावर वार झाल्यागत आबा घायाळ होऊन गेले काय बोलावं होय त्यांना कळेना झालं आणि पालती मूठ मिशीवर फिरवीत दाजीबा म्हणाला असू द्या जावा वाघ पाण्यात दडवला तरी वास मारायचा राहतोय वय आज ना उद्या कळलंच की आबाना ओलांडून तो निघून गेला आणि पाय उचलून पुढं टाकण्याऐवजी आबा मान वळून मागे बघत राहिले अपसुक त्याच वेळी त्यानंही मा मागं बघितलं आणि गडबडीनं नजर चुकून आबा चालू लागले एक यंत्र चालावं तसं चालू लागले एक पाय भुईला टेकला तरी दुसरा उचलत नव्हता दुसरी पावलं पडत होती नुसती पावलं पडत होती रस्ता मागे जात होता अंगात कापरावरून हातातली काठी लटलटत होती भानच नाहीच झालं होतं शुद्ध उडाली होती आणि मुजरा करून शिवा कुंभार म्हणाला काय पंथ कुणीकडे बेत आबा थबकले मान हलवत म्हणाले निघालोय चावडीकडं आणि मग त्यांच्या ध्यानात आलं हा कुंभाराचा शिवा शिवा कुंभार एक श्वास आता घेऊन ते म्हणाले शिवा बाबा कसा आहे रे म्हातारा पडूनच आहे की घरात अजून हिंडत फिरत नाही कशाचा हिंडतोय त्यातनं जगलो वाचलो हेच लई आहे झालं म्हणायचं चुराणी मारलंय त्याचं काय नाही पर बैल गेला त्याचं लई जीवाला लागले बघा कसा खेळ झाला बघितला असं बोलत बोलत शिवा जवळ आला हा बाई भाणावर येऊन बघत राहिले आणि त्यांच्या अंगावर झरकन काटाच उभा राहिला आपण काय बघतोय आणि कुणाशी बोलतोय हेच त्यांना कळेन असं झालं सरटाच्या कर्दोडाला एक मळकी लंगोटी लावून शिवा कुंभार एखाद्या कोकण्यागत त्यांच्या समोर उभा होता गांडीच्या लंगोटीशिवाय अंगावर दुसरी चिंदी नव्हती असा येडा बागडा शिवा बोलत बोलत अगदी जवळ आला आणि दोन्ही हात पसरून म्हणाला पंथ बैल गेला किंवा हो आमचा माझा फिल्म्या गेला कुठं डोंगरात गडप झाला हो फिल्म्या अरे फिल्म्या आता कुठं बघू रे तुला तोवर बोळातनं त्याचा म्हातारा पळत आला सडा आला नाही हातात एक भली दांडगी काठी घेऊन धावत आला हातात ती काठी बघून शिवा गडबडला आणि पंतांना म्हणाला पंथ पंथ बघा यो म्हाताऱ्याचा अवतार आता मारतोय बघा मला तोवर म्हाताऱ्यांना मागल्या बाजूने शिवाच्या पायावर सटासट दोन काठ्या लगावल्या खसखन त्याच्या रट्ट्याला धरून बाजूला ओढलं त्यासरशी शिवाचा तोल गेला आणि तो खाली पडला म्हातारा पोराच्या उरावर बसत पंतांना म्हणाला आज चार रोज झालं डोसकं बिघडले बघा काय बघतोय हे पंतांना कळत नव्हतं त्यांचं डोकं सुन्न होऊन गेलं तोर बोळातनं आणखी दोघं चौघजण पळत आले आणि एकानं पंतांच्याकडे बघत विचारलं अडवलं बिडवलं का तुम्हाला तर दुसऱ्या एकानं म्हाताऱ्याच्या हातातली काठी हिसकावून घेतली भुईला पडलेला शिवाही उठून उभा राहिला म्हातारा लांबनच आबांना सांगू लागला मिरजला नेऊन माझ्या पोराला डागून तरी आणा सगळा घोटाळा झाला पंत सगळा घोटाळा झाला सुन्न मनानं आबा ऐकत राहिले आणि म्हातारा ओरडून म्हणाला बापच्या बाप बी गेला आणि बोंबलत हात बी गेला अशातली गत झाली हो पंत वाऱ्याकडे तोंड पसरून बघायची पाळी आले बघा आबांना बघवेना झालं म्हातारा बोलताना सुद्धा विवळत होता त्याचं मनच सरकलं आणि एक उसासा टाकून ते चालू लागले घामानं सार कपाळ थबथबून गेलं चार पावलं चालून गेल्यावर ते उभे राहिले धोत्राच्या सोग्यानं त्यांनी कपाळावरचा घाम पुसला समोर चावडी दिसत होती पण सावळीत जाऊन कामाला लागावं असं त्यांना वाटे ना गप घरात जाऊन पडावं असं वाटू लागलं पण एवढ्यात त्यांना आठवण झाली कृष्णा खूप चावडीत वाट बघत बसला असेल त्याला येतो असं सांगून ते वाड्यावर गेले होते सावडीवर जाणं भागच होतं जीवाच्या करारावर त्याने पाय उचलला संबंध दुपार अंगावर एक ढाबळी पांघरून गेली जेवण झाल्यावर कलंडलेले आबा दिवसभर असे मरगुळून पडले होते परसातल्या पिंपळाची सावली चौकात पडून हलू लागली होती तरीही आबा अजून उठले नव्हते मानेखाली तक्क्या आणि अंगावर एक ढाबळी घेऊन ते तशीच पडून होते दुपारी ते चावडीवर गेले नव्हते अजूनही उठावं चूळ भरावी चला इकडं तिकडं करावं असं काही त्यांना वाटत नव्हतं मग लक्ष्मीबाईच ओसरीवर गेल्या चिंतातूर चेहरानं त्याही जवळ बसून राहिल्या तोंडावरची ढाबळी काढून आबाही बघत राहिले चौकातली सावली पुढं पुढं सरकत होती मुंगीच्या गतीनं आत येत होती सावली सरकत होती पण दिसत नव्हती अबाही टक लावून तिकडे बघत राहिले होते पण सरकणारी सावली त्यांचा डोळा चुकून पुढे येत होती तिची चाल त्यांना कळत नव्हती ते नुसते सुन्न होऊन बघत राहिले मध्येच लक्ष्मीबाई म्हणाल्या हे सगळंच तुमच्या गळ्यात टाकून बाई निघाल्या म्हणता ह निघाल्या बाबा एवढंच म्हणाले आणि पुन्हा आपले डोळे त्या सावलीकडे लावून पडून राहिले ते असं बघू लागले आणि लक्ष्मीबाईंच्या मनात चलबिचल सुरू झाली अंगावरचा पदर आणखी लपेटून घेत त्या म्हणाल्या त्या तिकडे दत्तक घेतील पण लोकांचा दात मात्र आपल्यावर राहील तुमचीच फूस आहे असं लोक म्हणतात लोक म्हणतात त्याला काय करणार आणि धोक्याची सूचना द्यावी त्याच्या म्हणाल्या कोणत्याही गोष्टीत पाय उचलण्यापूर्वी एकदा सोडून दोनदा विचार करीत चला नजर वळवून आबा तोंडाकडे बघू लागले आणि लक्ष्मीबाई बोलल्या सकाळी सोनूपंतांकडे गेले होते अजून चार सहा महिने गंडांतर आहे असं ते म्हणाले बाणी बाहेर पाहिलं नजर चौकात गेली सावली जोता चढून वर आली होती संबंध चौक सावलीत बुडून गेला होता वर केलेल्या एका गुडघ्याला दोन्ही हातांची मिठी घालून लक्ष्मीबाई बसत बघत बसल्या होत्या लाकडाचे दोन ठोकळे आमोरासमोर बसून राहिले